रामकृष्ण गोविंद भागवत स्कंद पहिला हा अधिकारी स्कंध आहे असं आपण काल बघितलं संदर्भ आला भागवताच्या पहिल्या स्कंधाच्या पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात भागवताचं अनुबंध चतुष्टय सांगितले आपण ते बघितलेलं आहे बरं का पण परत एकदा सांगतो भागवताचा किंवा कोणत्याही ग्रंथाचा विषय त्याचा अधिकारी त्याचा संबंध आणि फल फलप्राप्ती या चार गोष्टी ज्या ठिकाणी ज्या पॅरेग्राफमध्ये ज्या श्लोकात ज्या प्रकरणात सांगितलेलं आहे ते अनुबंध चतुष्टय ओके आता अधिकारी या शब्दाबद्दल थोडस किंचित स्पष्टीकरण बघू मी भारताचा पंतप्रधान होण्यास अधिकारी आहे का हो हो कोणताही स्वतंत्र भारताचा मतदानाचा अधिक हक्क असणारा कोणीही हा पंतप्रधान पदाचा अधिकारी आहे पण मी पंतप्रधान पदास पात्र आहे का नाही तर अधिकारी या शब्दाचा इथे अर्थ पात्रता असा आहे कर्मण्य व अधिकार असते कर्माने एव अधिकार असते अर्जुना तू क्षत्रिय आहेस तू युद्धात प्रवीण आहेस त्यामुळे युद्ध करण्यास पात्र आहेस अधिकारी म्हणजे हक्क नव्हे हक्क नव्हे भागवत वाचनाचा अधिकारी कोण कोणीही औ सातवीतला मराठी वाचायला येणारा मुलगा सुद्धा जर दोनशे चाळीस अधिक दोनशे चाळीस रुपयाचे भागवताचे दोन खंड घरी असतील तर तो वाचू शकतो तो अधिकारी झाला भागवत वाचनाचा पण तो पात्र आहे का नाही तसं भागवताच्या पहिल्या स्कंधाच्या श्रवणाने ती पात्रता यावी यासाठी याला अधिकार अधिकारी असा विषय या भागवताच्या पहिल्या स्कंधात आहे पहिल्या स्कंधातल्या सगळ्या विवेचनानंतर ऍक्च्युली वास्तविक तो आधीच अधिकारी म्हणजे पात्र होता राजा परीक्षित परंतु परंतु राज्यकारभार करत असताना क्षत्रिय म्हणून काम करत असताना त्यानं स्वतःला आतापर्यंतच्या या संवादाने स्वतःला पात्र बनवलं आणि राजा चक्रवर्ती राजा असून सुद्धा तो काय प्रश्न विचारतो बघा तो प्रश्न काय विचारतो मला भागवतामध्ये मला असं सांगा की मी कसा जगू काय करावं मी प्रश्न बघा प्रश्न एक आहे म्हटलं तसं त्याच्या दोन बाजू आहेत त्या प्रश्नाच्या आणि त्या प्रश्नाच्या दोन बाजू अशा सर्वांच्यासाठी सर्व अवस्थामध्ये आणि विशेष करून थोड्याच वेळात मरण पावणाऱ्या पुरुषांनी करण्यायोग्य विशुद्ध कर्म कोणते भागवत स्कंद एक अध्याय एकोणीस श्लोक चोवीस सर्वांच्यासाठी सर्व अवस्थामध्ये करण्यासारखं कर्म कोणतं आणि विशेषत आसन्न मरण असणाऱ्यांच्यासाठी विशुद्ध कर्म कोणतं हे विचारतो तो आणि म्हणून मी काल म्हटलं की मला कसं जगावं ते सांगा आणि कसं मरावं ते सांगा उत्तमरित्या विशुद्ध आता कसं जगावं ते सांगा असं जे तो म्हणतो त्याचंच नाव धर्म हाच भागवताचा विषय आहे परमधर्म आपण बघितलं दुसऱ्या श्लोकात पहिल्या स्कंधाच्या पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात तर धर्म याचा अर्थ याच्यावरून मी कसं वागू किंवा माणसाने कसं वागलं पाहिजे याचं नाव धर्म मला एक सांगा ही गोष्ट तुम्ही तरुणांच्या नजरेला आणून द्या प्रकर्षाने प्रकर्षाने स्वयंपाकाचं शास्त्र आहे की नाही हो काही पाकशास्त्र आहे गुलाबजाम बनवण्याचं एक शास्त्र आहे पाटवड्या बनवण्याचं एक पद्धतशीर शास्त्र आहे आळूची वडी कशी बनवायची त्याचं शास्त्र आहे पाकशास्त्र आयकर भरायचो इन्कम टॅक्स भरायचा एक शास्त्र आहे म्हणजे मला वाटलं मी हजार रुपये भरतो म्हणून भरले मला वाटलं मी भरणार नाही मी भरणार नाही चालेल का नाही तुमच्या उत्पन्नाच्या प्रमाणात अमुक अमुक पद्धतीने जो भरायचा तो इन्कम टॅक्स त्याचं शास्त्र आहे रस्त्यानं वाहतुकीचं शास्त्र आहे कीप लेफ्ट कुठं टर्न नाही चिन्ह आहेत त्याची त्या चिन्हांचं पुस्तक आहे आपल्या देशात माहीत नाही मला परंतु परदेशात फार क्लिष्ट आहे परीक्षा लायसन्स मिळवण्याची परीक्षा फार क्लिष्ट आहे त्यात पास होणं महाकर्म कठीण आहे लेखी आणि प्रॅक्टिकल परीक्षा असते म्हणजे वाहतुकीचं शास्त्र आहे प्रत्येकाचं शास्त्र आहे लहानसा परदेशी जायचंय अहो पासपोर्ट हे एक शास्त्र आहे त्याचं ऍप्लिकेशन त्याचे पैसे त्याला भरायला लागणारे काय डॉक्युमेंट बरोबर द्यायला लागणारे हे सर्व शास्त्र आहे कॉन्स्टिट्यूशन आहे कॉन्स्टिट्यूशन समाजात कसं राहावं ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्या स्पष्ट केलेलं आहे हे सगळं जर आहे युद्धाचं शास्त्र आहे अठरा दिवस युद्ध चाललं तुमच्या माहिती करता सांगतो अठरा दिवस सलग युद्ध चाललं नाही अठरा दिवस म्हणजे एक दिवस युद्ध एक दिवस विश्रांती एक दिवस युद्ध एक दिवस विश्रांती अहो तो सगळा जो काही तिथं गोंधळ झाला असेल युद्धभूमीवर दिवसा तो साफसफाई केव्हा करायची अठरा दिवस अठरा अक्षविणी सैन्याचा खच पडलेला असताना काय लढताय तुम्ही त्यामुळं एक दिवस युद्ध एक दिवस विश्रांती साफसफाईला हे युद्धाचं शास्त्र आहे तस मला सांगा जगण्याचं सत्तर वर्ष आयुष्य वर्ष ऐंशी वर्ष यशस्वी जगण्याचं काही शास्त्र नसेल कुठल्या परिस्थितीत कसं जगावं मनाची एकाग्रता का हवी इंद्रिय नियमन का हवं हे सगळं याच्यावरती काहीही काही शास्त्र नाही आणि असं शास्त्र तुम्ही गीता बाजूला ठेवा हो तुम्ही भागवत बाजूला ठेवा परंतु कसं जगावं या जगात हे सांगणार शास्त्र कुठं केव्हा आणि कोण शिकवत शिकवत कोणी शाळेत अहो कसला क्रोध मी काल कुठेतरी लिहिताना मला आठवतंय अहो दहा वर्षाची पूर्वीची जुनी स्कूटर झाली आहे त्याला मागच्याने किंचित धडक दिली तर रस्त्यावरती मला केवढा क्रोध येतो क्रोध हा क्रोध काम एश क्रोध एश रजोगुण समुद्भव तुम्हाला खाऊन टाकतो तो गिळून टाकतो हा क्रोध कसा आवरावा पतंजली योगशास्त्र म्हणून ते काय जे त्याच्या नावावरती बाजार केला जातो त्या पतंजली योगशास्त्रावरती हा क्रोध समुद्रा समुद्राच्या नको सरोवराच्या तळाशी असणारा जमीन आणि पाणी या तिथं संयोग होतो तिथं जमिनीतून एक किंचितसा बुडबुडा बाहेर पडतो हवेचा आणि त्याच्यावरती प्रचंड पाण्याचं प्रेशर असल्यामुळं तो बारीक असतो पण तो भावेचा बुडबुडा वर यायला लागतो मोठा मोठा मोठा मोठा होतो आणि पृष्ठभागावर येतो तो फुटतो त्यावेळेला पृष्ठभागाची सगळी शांतता निघून जाते हे पातंजली योगशास्त्रामध्ये एक सूत्र आहे आणि त्यामुळे तुम्ही त्या बुडबुड्याचा उगम जिथे झाला तो उगमच नष्ट करा तस क्रोधाचा कुठे उगम झाला तो आत आत आत आत तो, तो नष्ट करा हे शास्त्र आहे कुठे शिकवलं जातं आसन प्राणायाम पोट हलवायचं आणि कॅन्सर दुरुस्त कसला कॅन्सर दुरुस्त होतो प्राणायामाने किती क्षुल्लक बाब आहे मोक्ष प्राप्ती सांगायची का गुडघेदुखी जाते म्हणून सांगायचं हे शास्त्र आहे पतंजली योगशास्त्र कोण वाचतं कोणी वाचत नाही त्या सगळी सूत्र मी अभ्यासलेली आहेत वाचतं कुणी नाही हे सगळं शास्त्र जर आहे तर जगण्याचं शास्त्र नसेल का हो आयुष्यात कसं वागावं कसं जगावं कसं काम करावं समाचर शब्द आहे भागवत गीतेमध्ये तिसऱ्या अध्यायात समाचर हा एक शब्द आहे कोरून ठेवण्यासारखा शब्द आहे समाचराचा अर्थ to the best of my ability not to the best of your ability मी कर्म to the best of my ability करावं पाठी टाकू नये गीतेत सांगितलेलं आहे हे शास्त्र तरुणांनो तुम्ही तुमच्या मुलाला केव्हा शिकवणार कुठं शिकवलं शाळेत नाही घरात नाही वडील आई नाही आजी आजोबा नाही तर मला एक सांगा लग्न झालं की मुलं होतात त्याला काही मेहनत घ्यायला लागत नाही हो मुलगा झाला पाच सहा वर्षाचा कौतुक झालं की त्याला शाळेत घातलं ना की तो काहीतरी कसा तरी होऊन इंजिनियर बाहेर पडतो कुठंतरी नोकरी लागते पगार मिळतो पाट्या टाकल्या कसंही काम केलं तरी पगार वाढ होते प्रमोशन होतं आपल्याला भरपूर पैसे रिटायरमेंटच्या वेळेला पी मिळतात सगळं सुखात याला काही करायला लागत नाही कर्तृत्वानं जगायचं असेल तर काहीतरी उत्तमरित्या कर्म करायला लागतं हे जे उत्तमरित्या कर्म करण्याची जी रीत आहे ती रीत जिथे सांगितली आहे त्याला धर्म म्हटलेला आहे आणि मला तो धर्म सांगा मी जरी सात दिवसानंतर जाणार असलो तरी मला माणसाने कसं जगावं ते सांगा आणि मरताना आसन मरण असताना आता मी मरणार आहे सात दिवसानंतर तर मी कसा मरू ते मला सांगा हा प्रश्न विचारला मग मला आता मी सत्तर वर्ष साठ वर्ष जगलो संपलं आता मला उत्तमरित्या कसं जगावं ते समजून उपयोग आहे निरुपयोगी असं नाही पण मी समजून घेण्यापेक्षा पंचवीशी तीशी या वयात नको का समजून घ्यायला म्हणजे शास्त्र कुणी केव्हा वाचायचं तुमच्या मुलाला सांगितलं भागवत वाद तो पात्र आहे पस्तीशीचा चाळीशीचा नाही तो म्हणतो बाबा मोक्ष म्हणजे काय हेच मला माहित नाही मला एवढं माहितीये नोकरी करून राजीनामा किंवा रिटायरमेंट पर्यंत काम करायचं पैसे मिळवायचे एक दोन ब्लॉक घ्यायचा गाडी घ्यायची परदेशाला जाऊन यायचं चार पैसे शिल्लक ठेवायचे मुला मुलीचं लग्न करायचं बस हेच मला माहिती अरे हा धर्म नव्हे हा धर्म केवळ हा धर्म नव्हे हे कुणी कुणाला कधी सांगायचं ते भागवतात सांगितलेलं आहे आणि असा धर्म मी समजावून घेऊन जरी माझं सत्तर असलं आसन्न मरण अवस्थेत मी कसं मरावं हे समजून घेऊन पण जगावं कसं हे मी माझ्या मुलाला नातवाना सांगून प्रेरित नको का करायला अहो हीच शास्त्र महाभारत रामायण गीता भागवत या शास्त्राच्या ऐकून तुमचे माझे वडील हे जाणकार झाले त्यांनी सुखानं आणि पद्धतशीर संसार केला हो एकत्र कुटुंब पद्धतीत राहाल दोन दिवस राहाल तुम्ही शक्य नाही अशा एकत्र कुटुंब पद्धती ती चांगली का वाईट सोडा परंतु मनावरती संयम ठेवणं काहीतरी कुठेतरी प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रोमाइज करणं असं जगणं ही जी शिकवण होती त्या एकत्र कुटुंब पद्धतीत आज मुलगा तुमचा एक मुलगा नवरा बायको कॉम्प्रोमाइज काय करतोय तो चार लोकांना घरात आला तर गोंधळून जातो असा धर्म ज्या भागवतात सांगितलेला आहे तो धर्म भागवताच्या अभ्यासाने मी आत्मसात करून तो मी पुढच्या पिढीपर्यंत पोचवतो का किती जणांनी शुक्ताला किंवा आणि कुठे जाऊन भागवत आल्यानंतर ऐकून हे सांगितलंय मुलाला की हा धर्म भागवतात सांगितलाय बाळा वाच आपण दोघ जण वाचू रात्रीच्या वेळेला दहा वेळेला दहा वाजता मला पंधरा मिनिटं दे आणि त्या पंधरा मिनिटात आपण हे वाचू असं सांगितलंय नाही तेव्हा हा भागवत धर्म आपल्याला समजून घ्यायचा आहे हा धर्म आपल्याला समजून घ्यायचा आहे त्यासाठी आतापर्यंतच्या विचाराने क्लिप्सने आपण पात्र झालेलो आहोत तेव्हा याच्या पुढं आपण आज इथे पहिला स्कंदापाशी अल्पविराम घेऊ आणि पुढच्या प्रवचनापासून दुसऱ्या स्कंधावर आपण विवेचन करण्यास सुरुवात करू दुसऱ्या स्कंधाकडे जाण्यापूर्वी पहिल्या स्कंधाला अत्यंत प्रामाणिकपणानं आणि भगवंतांचं स्मरण करून आपण पहिल्या स्कंधाला नमस्कार करू नारायण हरी रामकृष्ण गोविंद